श्रीराम समर्थ पंचिका चौथी समास तिसरा विराटोत्पत्ती प्रकार सूक्ष्म अशी सतरा तत्वे निर्माण झाली त्यांच्या रूपाने साधनसंपत्ती निर्माण झाली पण ती भोगा वाचून वायूप्रमाणे नुसती फिरू लागली तेव्हा सर्वेश्वराने हे पाहिले त्यांच्यासाठी भोग्य स्थान निर्माण केले पाहिजे असा विचार करून त्याने त्या पंचमहाभूतांचे पंचीकरण करण्यास सुरुवात केली त्या प्रक्रियेत त्याने एकेका भूताचे दोन दोन विभाग केले अर्धा भाग त्याच्या मूळ ठिकाणी ठेवून दुसऱ्या अर्धा भागाचे चार विभाग करून ते विभाग मूळ भूताखेरीज बाकीच्या चार भूतांमध्ये समान वाटले याला भूतकर्दम अथवा भूतांचा कालवलेला चिखल म्हणतात त्या योगाने सर्व भूतांना स्पष्ट रूप प्राप्त होते आणि मग ब्रह्मांडाच्या अवयवांना आकार प्राप्त होतो आता हे पंचीकरण कसे होते हे सविस्तर सांगितले पाहिजे त्या योगाने आपोआप स्थूल ब्रह्मांडाचे स्वरूपही आपोआप कळून येईल प्रथम आकाशाचे दोन भाग केले त्यातील पहिल्या अर्ध्या भागाला अंतःकरण नाव असून त्याच्या उरलेल्या अर्ध्या भागाचे चार भाग करून त्या ते उरलेल्या चार भूतांना वाटून टाकले व्यान हा भाग वायूला दिला श्रोत्र म्हणजे कर्णेंद्रिय हा भाग तेजाला देऊन टाकला वाचा हा भाग आपतत्वाला दिला आणि शब्दगुण हा पृथ्वीला दिला वायूचे दोन भाग केले त्यातील अर्धा समान भाग हा वायू ठेवून बाकीच्या अर्ध्या भागाचे चार भाग करून ते चार तत्वानं विभोगून दिले <coughs> मन आकाशात ठेवले त्वचा तेजाला दिली आणि पाणिंद्रिय म्हणजे हात आपतत्वाला दिले आणि स्पर्श पृथ्वीला दिला <coughs> तेजाचे दोन भाग केले त्याचा अर्धा चक्षू हा भाग तेजामध्येच ठेवून बाकीच्या चार भागांचे चार विभाग करून बाकीच्या भागाचे चार विभाग करून बाकीच्या चार तत्वांना वाटून दिले बुद्धी आकाशाला दिली वायूला उदान दिला चरणेंद्रिय आपतत्वाला दिले आणि रूप भूमीला दिले आप या भूताचे दोन भाग केले अर्धा उपस्थ हा भाग आपतत्वातच ठेवला बाकीच्या अर्ध्या भागाचे चार भाग करून ते चार अन्य भूतांमध्ये वाटले आकाशाला चित्त दिले प्राणाचा अंश वायूला दिला जिव्हा अग्नीला आणि तेजाला दिली आणि रस पृथ्वीला दिला पृथ्वीचे दोन विभाग विभाजन केले त्यातील गंधात्मक अर्धा भाग पृथ्वीकडेच ठेवला उरलेल्या अर्ध्या भागाचे चार विभाग करून ते चार भूतांना वाटून दिले आकाशाला अहंकार दिला अपान वायूला दिला घ्राणेंद्रिय तेजाला दिले गुदेंद्रिय आपतत्वाला दिले आकाशामध्ये अशा तऱ्हेने अंतःकरण मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे अंतःकरण पंचक राहू लागले त्यामुळे आकाश हे महाभूत झाले व्यान समान उदान प्राण आणि अपान वायूमध्ये राहिले त्यांच्यामुळे वायूचे रूप तयार झाले श्रोत्र म्हणजे कान त्वचा चक्षु म्हणजे डोळे जिव्हा म्हणजे जीभ आणि घ्राण म्हणजे नाक अशी पाच ज्ञानेंद्रिये अग्नीच्या ठिकाणी मिळून राहिल्यामुळे त्या पाच ज्ञानेंद्रियाच्या अंशाने अग्नीचे रूप स्पष्ट झाले आपतत्वामध्ये वाचा पाय शिष्ण म्हणजे मूत्रोत्सर्जन मार्ग गुद म्हणजे मलोत्सर्जन मार्ग आणि हस्त ही पाच कर्मेंद्रिय एकत्र आल्यामुळे आपतत्व ही स्पष्टपणे दिसू लागले शब्द स्पर्श रूप रस गंध हे गुण पृथ्वीमध्ये एकटल्यामुळे एकवटल्यामुळे पृथ्वीला स्पष्टपणा आला हे सगळे तसे पाहिले तर कालवलेले चिखलच पण ही भूते वेगवेगळी दिसू लागली मग सृष्टिकर्त्याने त्यांचे स्वभावधर्मही वेगवेगळे निर्माण केले पृथ्वीच्या दसपट लहान असे स्वर्ग मृत्यू पाताळ हे लोक असलेले त्रिभुवन निर्माण केले हे तीन लोक समष्टीचे स्थूल शरीर असलेल्या विराटाचे तीन अवयव होत पाताळाचे सात प्रकार हे त्या विराटाच्या पायाचे सात भाग असून त्यांचे स्वरूप सात प्रकारात विभागले आहे पाताळ हे पायाचा तळ भाग असून वरचा भाग म्हणजे रसातळ होय दोन घोटे हे महातळ असून पोटऱ्यांच्या ठिकाणी तळातळ आहे दोन गुडघे म्हणजे सुतळ असून दोन मांड्या म्हणजे अतळ आणि वितळ हे भाग होत त्या विराट पुरुषाचा जघन भाग म्हणजे पृथ्वी होय आकाश ही नाभी असून नक्षत्रगण हे त्याचे हृदयस्थान होय मान हा महलोकाचा लोक आहे मान हा मह नावाचा लोक आहे मुखाच्या जागी जन नावाचा लोक आहे आणि तप नावाचा लोक म्हणजे त्याचे कपाळ आहे सत्यलोक हे त्याचे मस्तक आहे इंद्रलोक त्याचे हात होत अश्विनी कुमार हे त्याची नासिका होत आणि सर्व दिशा या त्याच्या कानाची छिद्रे होत सूर्यलोक हा त्याचे डोळे असून यमलोक हा त्याच्या कठीण दाढा होत स्नेहकला त्याचे तीक्ष्ण दात होत आणि माया ही त्यांचे हास्य आहे वडवानल म्हणजे समुद्रातील अग्नी हा त्याचे जठर आहे सात समुद्र हे त्याच्या बाजू होत पर्वत हे त्याच्या अस्थि म्हणजे हाडे होत आणि नद्या म्हणजे त्याच्या नाड्या होत वृक्ष हे त्याचे केस होत वायू हा त्याची श्वसनक्रिया होय पाऊस हा त्याचे वीर्य होय धर्म हे त्याचे स्तन होत आणि अधर्म हा त्याची पाठ होय त्याचे वृषण म्हणजे अंडकोश म्हणजे मित्रावरून हे दो देव होत ब्रह्मदेव हा त्याचे शिष्ण होय लज्जा आणि लोभ हे त्याचे दोन कोमल ओठ होत अशा तऱ्हेने त्रिभुवनातील सर्व पदार्थ हे त्या विराटाचे अवयव आहेत मग त्या विराट शरीरामध्ये हिरण्यगर्भ म्हणजे सूत्रात्म्याने आपल्या वस्तीचे स्थान बनवले इंद्रियरूपी सर्व देवता आपापल्या ठिकाणी प्रवेश करून राहिल्यानंतर चैतन्याने ईश्वराच्या रूपाने ते विराट शरीर व्यापून टाकले मग समष्टीरूप ब्रह्मांडाचा खूप मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आणि मायादेवीचा पोकळ पसाराही वाढू लागला स्वरूपापासून पृथ्वीपर्यंत जेवढी कारणे असू शकतात तेवढी सर्व ब्रह्मांडरूपी कार्यामध्ये समाविष्ट झाली असा हा सृष्टी रचनेचा उद्योग झाला इंद्रियांना त्यांचे त्यांचे विषय मिळाले त्यांच्या देवतांनाही आनंद मिळू लागला त्यामुळे सर्व इंद्रियांना विषय सेवनाकडे प्रवृत्ती निर्माण झाली या शरीराकडून होणारे व्यापार अनंत आहेत पण वृत्ती मात्र फक्त पाचच आहे प्रत्येक वृत्तीचे दोन दोन प्रकार आहेत यातील गगनतत्वाचा व्यापार पाहू त्याच्या अंशापैकी अंतःकरण हा अंश त्याचा स्वतःचा अंश आहे वायूपासून त्याचा वयान हा अंश झाला आहे तो त्याचा चलनाधार आहे तेजापासून श्रोत्र हे ज्ञानेंद्रिय त्याने घेतले आहे आपतत्वापासून वाचा हे कर्मेंद्रिय त्याने घेतले आहे पृथ्वीपासून शब्द हा विषय त्याने घेतला आहे या गगनतत्वाचा व्यापार ऐकणे बोलणे या स्वरूपाचा आहे वायुतत्वाचा व्यापार घडण्यासाठी आकाशतत्वाकडून मन हा अंश त्याने घेतला वायुतत्वाचा समान हा अंश त्याचा चलनाधार असून तेजतत्वाचा अंश ही जी त्वचा ती त्याचे ज्ञानेंद्रिय आहे आपतत्वाचा पाणी म्हणजे हात हा अंश त्याचे कर्मेंद्रिय आहे आणि पृथ्वी तत्वाचा स्पर्श हा अंश त्याचा विषय आहे त्या सर्वांच्या संघातापासून देणे घेणे आणि स्पर्श करणे हे व्यापार निर्माण होतात तेज तत्व जेव्हा व्यापाराला प्रवृत्त होते तेव्हा ते गगनतत्वापासून बुद्धी हा अंश घेते वायु उदान या अंशाचे ते सहाय्य घेते चक्षु हे त्याचे ज्ञानेंद्रिय हा त्याचा स्वतःचा अंश आहे आपतत्वाचा रूप हा अंश त्याचा गुण होतो या सर्वांच्या मिश्रणातून पाहणे आणि चालणे हे दोन व्यापार निष्पन्न होतात आता आपतत्वाचा व्यापार पाहू त्यासाठी ते आकाश तत्वापासून त्याचा चित्त हा अंश घेते त्याला वायुतत्वाचा प्राण हा अंश सहाय्य करते तेजाचा अंश असलेली जिव्हा ही त्याचे ज्ञानेंद्रिय होते उपस्थ हा त्याचाच अंश या व्यापारातील त्याचे कर्मेंद्रिय होते ते पृथ्वीचा रस रस हा अंश घेते या सर्वांच्या संयोगातून अशन म्हणजे खाणे आणि रतिसुख हे व्यापार होतात पृथ्वी तत्व जेव्हा व्यापाराला प्रवृत्त होते त्यावेळी ते आकाश तत्वापासून त्याचा अहंकार हा अंश घेते त्याला वायू तत्वाचा अंश असलेले अपान वायूचे सहाय्य होते तेजाचा अंश घ्राण हे त्याचे ज्ञानेंद्रिय होते आपतत्वाचा गुद हा अंश त्याचे कर्मेंद्रिय होते पृथ्वी तत्वाचा स्वतःचा गंध हा गुण असा एकत्र समावय होतो तेव्हा विसर्ग आणि सुगंध हे दोन व्यापार सिद्ध होतात या व्यापार प्रक्रियेत सत्व रज आणि तम या तीन गुणांचाही सहयोग आहे तसेच त्या व्यापाराला द्रव्यशक्ती क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती या तिहींची आवश्यकता असते विराटाच्या व्यापारातील द्रव्यशक्ती म्हणजे तमोगुण होय तोच त्या व्यापाराचा विषयही आहे त्यातील क्रियाशक्ती प्राण आणि कर्मेंद्रिये ही भोग साधने रजोगुणाची होत ज्ञानशक्ती अंतःकरण आणि ज्ञानेंद्रिये ही सत्वगुणाची होत यांच्या सहाय्याने जीवात्म्याचे चांगले वाईट भोग सुख आणि दुःख निवडण्याचे कार्य होते असो ब्रह्मांडाच्या पोटात चारी खाणींची दाटी झाली सर्व सहित समष्टी स्थावर जंगमे यांची गजबज झाली अशा तऱ्हेने सर्व चित्रपट रंगवून तयार झाला त्यामुळे सर्व गोष्टी स्पष्ट दिसू लागल्या आणि त्या योगे चर आणि अचर पदार्थांनी युक्त असे ब्रह्मांड स्पष्ट झाले सस्यादी धान्ये सुफलित झाली ब्रह्मांडातील विविध पदार्थांच्या योगाने त्यातील स्थावर पदार्थ जंगम पदार्थ स्पष्ट होऊन कळू लागले श्रीमत् श्रीमत आगमसारे उपनिषद तात्पर्यानुसारे विराटोत्पत्ती प्रकारे तृतीय समासा श्रीराम समर्थ